जय जय रघुवीर समर्थ श्रीराम दशक चौथा समास तिसरा म्हणजे नामस्मरण भक्ती अंतरंग साधन आणि बहिरंग साधन असे साधनेचे दोन प्रकार आहेत अंतरंग साधन हे सूक्ष्म असून त्यासाठी बाह्य उपकरणांची गरज नसते बहिरंग साधन हे स्थूल असून ते बाह्य उपकरणांवर अवलंबून असते श्रवण भक्ती अथवा कीर्तन भक्ती हे दोन्ही बहिरंग साधना प्रकार आहेत मात्र नामस्मरण भक्ती हे अंतरंगीचे साधन हा प्रकार आहे श्रवण भक्तीचा परिणाम नाम साधनेत व्हावा जर श्रवणातून साधक जन्माला आला नाही तर श्रवण वाया गेले असे समजावे समर्थ आणि महाराष्ट्रातील सारे संत एकमुखाने आणि एकमताने नामस्मरण भक्तीचे समर्थन करतात मुखे नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची असे नाथ महाराजे म्हणतात तर नामे वाट चाली यज्ञ पावलो पावली राम नाम ग्रासो गासी तो जेवलासी उपवासी असे तुकाराम महाराजे म्हणतात निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या चौघांनी हरिपाठाचे अभंग लिहिले संत नामदेवांचा देखील हरिपाठ आहे श्री समर्थ हे त्याच भक्त परंपरेतले असल्यामुळे त्यांनी देखील नामाचे महत्त्व आणि महात्म्य सांगण्यासाठी नामस्मरण भक्तीचा समास लिहिला साधना कशी सुरू करावी हा प्रश्न नवोदित साधकांपुढे अनेकदा पडतो त्यांनी नामसाधनेने आध्यात्मिक जीवनाचा आरंभ करावा एखाद्या विशिष्ट मंत्राचा जप करावा असा दुराग्रह श्री समर्थ धरीत नाही त्यांच्या मते हजारो मंत्रे त्यातील कोणत्याही एका मंत्राचा स्वीकार करून नामाला लागावे नाम साधनेचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, म्हणजे नाम घेताना कर्माचा आणि संसाराचा त्याग करावा लागत नाही साधकाला नामाच्या अनुसंधानात आपले सारे व्यवहार सांभाळता येतात संतांपुढे नोकरी धंद्यात गुरफटलेला सामान्य जीव आहे नामाच्या स्पर्शाने तो जीव शिव होऊ शकतो नाम साधना सर्व जातीच्या आणि वर्णांच्या लोकांसाठी खुली आहे हा ती त्याचा विशेष श्री समर्थ आवर्जून सांगतात गुरुदेव रानडे यांच्या मते नामसाधना हीच श्री समर्थांच्या दृष्टीने मुख्य भक्ती आहे आणि अलीकडच्या काळात श्री समर्थ संप्रदायातील एक थोर संत श्री गोंदवलेकर महाराज यांनी नामसाधनेचा खूप प्रचार केला आहे त्यांचे तीनशे पासष्ट प्रवचनांचे पुस्तक साधकाला नामसाधनेत खूप सहाय्यपूर ठरते तर आपण नामस्मरण भक्ती हा तिसरा समास या ठिकाणी पाहू श्रीराम मागा निरुपले कीर्तन जे सकळांस करी पावन आता ऐका विष्णू स्मरण ती श्री भक्ती श्रीराम स्मरण देवाचे करावे अखंड नाम जपत जावे नामस्मरणे पावावे समाधान श्रीराम नित्य नेम काळी मध्यान काळी सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे श्रीराम सुखदुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता नामस्मरणे विन सर्वता राहोच नये श्रीराम हर्षकाळी विषमकाळी पर्वकाळी प्रस्तावकाळी विश्रांतिकाळी निद्राकाळी नामस्मरण करावे श्रीराम कोडे साकडे संकट नाना संसार खटपट अवस्था लागता चटपट नामस्मरण करावे श्रीराम चालता बोलता धंदा करिता खाता जेवता सुखी होता नाना उपभोग भोगिता नाम विसरो नये श्रीराम संपत्ती अथवा विपत्ती जैसे पडेल काळगती नामस्मरणाची स्थिती सांडूच नये श्रीराम वैभव सामर्थ्य आणि सत्ता नाना पदार्थ चालता उत्कट भाग्य श्री भोगता नामस्मरण सांडू नये श्रीराम आदि अवदसा मगदसा अथवा दसे उपरी प्रसंगा प्रसंगासो भरतैसा परंतु नाम सोडू नये श्रीराम नामे संकटे नासती नामे विघ्ने निवारती नामस्मरणे पाविजेती उत्तम पदे श्रीराम भूत पिशाच नाना छंद ब्रह्मगृह ब्राह्मण संबंध नाना खेद नामनिष्ठे नासती श्रीराम नामे विषबाधा हरती नामे चेडे चेटके नासती नामे होय उत्तम गती अंतकाळी श्रीराम बाळपणी तारुण्यकाळी कठीणकाळी वृद्धापकाळी सर्व काळे अंतकाळी नामस्मरण असावे श्रीराम नामाचा महिमा जाणे शंकर जना उपदेशी विश्वेश्वर वाराणसी मुक्ती क्षेत्र रामनामे करुणे श्रीराम उपराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठाउटी भविष्य वदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे श्रीराम हरिनामे प्रल्हाद तरला नाना पासून सुटला नारायण नामे पावन झाला आजामेळ श्रीराम नामे पाषाण तरले असंख्यात भक्त उदरले महापापी तेची झाले परमपवित्र श्रीराम परमेश्वराची अनंत नामे स्मरता तरिजे नित्य नेमे नामस्मरण करिता यमे बाधिजे ना श्रीराम मध्ये कोणी एक म्हणता हो तसे सार्थक नाम स्मरता पुण्य श्लोक भुजे स्वहे श्रीराम काहीच न करुणी प्राणी रामनाप जपे वाणी तेने संतुष्ट चक्रपाणी भक्त लागी सांभाळी श्रीराम नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर महादोषांचे गिरीवर नामे नासती श्रीराम आगाध महिमान वचे वदला नामे बहुत जन उद्धरला पासून सुटला प्रत्यक्ष चंद्रमौळी श्रीराम वर्णा नामाधिकार नामी नाही लहान थोर जड मूड पैल पार पावती नामे श्रीराम मनोनी नाम अखंड स्मरावे रूपमणी आठवावे तिसरी भक्ती स्वभावे निरोपली श्रीराम इति नाम समास तृती समासतृतीयः श्रीराम